रामकृष्ण गोविंद आपण दुसऱ्या स्कंदावर चिंतन करत आहोत दुसऱ्या स्कंदाच्या तिसऱ्या अध्यायावर आपण यापूर्वीच्या प्रवचनात बघितलं अनुक्रमणिका जर बघितली आपण दुसऱ्या स्कंदाची तर चौथा अध्याय आहे राजाचे सृष्टीविषयक प्रश्न आणि शुकदेवांची कथेची सुरुवात आता इथे राजाने अत्यंत संक्षिप्तात काही प्रश्न विचारलेले आहेत आणि शुकदेवांची कथेची सुरुवात म्हणून जे आहे तिथं त्यांनी भगवंतांचं नमन केलेलं आहे बरं का इथे आतापर्यंत ते काय म्हणाले राजा तू फार चांगला प्रश्न विचारलास लोकहिताचा म्हणून त्यांनी ताबडतोब उत्तर द्यायला सुरुवात केली पण मग इथे मात्र त्यांच्या लक्षात आलं की आपण मंगलाचरण केलं नाही म्हणून शुकदेवांची कथा सुरुवात करण्यापूर्वी त्याने भगवंतांचं नमन केलेलं आहे त्याच्यानंतर सृष्टी वर्णन हा विषय आहे विराट स्वरूपांच्या विभूतींच वर्णन आहे भगवंतांच्या लीलावतारांच्या कथा आहेत राजा परीक्षिताचे विविध प्रश्न आठव्या अध्याय आहेत नवव्या अध्यायात ब्रह्मदेवाचे भगवद्धाम दर्शन आणि त्यांना भगवंतांच्या द्वारा चतुश्लोकी भागवताचा उपदेश आणि दहाव्या अध्यायात भागवताची दहा लक्षणं असे विषय आहेत आता आपल्याला हा अध्याय जर हा स्कंध जर समजून घ्यायचा आहे तर माझी आपल्याला प्रार्थना की यातले महत्वाचे जे अध्याय मला वाटतात की ज्यावर चिंतन झालं पाहिजे ते अध्याय कुठले तर पहिल्यांदा आठवा अध्याय घ्या आठव्या अध्यायात राजाने विविध प्रश्न विचारलेले आहेत मला असं वाटतं आता बघा हा हा स्कंधच मुळे साधक स्कंद आहे आपल्याला साधक व्हायचं आहे साधना करण्यासाठी अधिकारी व्यक्ती साधक साधक होण्यासाठी मला काय समजून घ्यायचं आहे हे समजायला नको का माझ्या मनात प्रश्न नसेल तर मी उत्तर काय समजून घेणार तर मला असं वाटतं की राजा परीक्षिताने जे विविध प्रश्न विचारले तो अध्याय आपण वाचून ठेवावा त्या प्रश्नांची उत्तरं आपण बघणार नाही आहोत ती विस्ताराने वेळोवेळी संपूर्ण भागवतात आलेली आहे त्या ठिकाणी फक्त आणि फक्त मला प्रश्न कोणते विचारले ज्याचं उत्तर मला शोधायचं आहे ते बघून घ्यायचे आहे नवव्या अध्यायाचा विषय चतुश्लोकी भागवत काय म्हटलंय चतुश्लोकी भागवताच्या पूर्वीच्या श्लोकात काय म्हटलेलं आहे चतुश्लोकी भागवताच्या चार श्लोकात काय म्हटलेलं आहे आणि शेवटी काय म्हटलेलं आहे हे जरा वाचून ठेवावं आणि भागवताची दहा लक्षणं मला सांगा भागवताची दहा लक्षणं आणि त्यांच्या व्याख्या स्पष्टीकरण हे मला त्या अध्यायावरून समजेल पण माझा आणि त्या विषयाचा काय संबंध आहे मी हे का जाणून घ्यावं काय आहे सृष्टीची उत्पत्ती जर आपण बघितलं ना दहाव्या अध्यायात जे दहा विषय म्हटलेले आहेत अत्र सर्गो विसर्गश्च सुरुवात आहे अशी सर्ग हा पहिला विषय आहे अत्र सर्गो विसर्गश्च स्थानम मोतया मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रय आता मला सांगा सर्ग हा सृष्टीचा सर्ग विसर्ग या सृष्टीचा विसर्ग हा जर बघायचा असेल तर मी सृष्टीचाच एक भाग नव्हे का मग मला सर्ग बघताना माझा सर्ग कसा झाला माझा विसर्ग कसा झाला जसं आपण शितावरून भाताची परीक्षा करतो तशी माझ्यावरून या दहा विषयांचा संबंध काय हे जर स्पष्टीकरण करून घेतलं तर ते अधिक संयुक्तिक होईल विश्वाची उत्पत्ती कशी झाली अहो जर एका श्लोकाच्या चिंतनाने मला जर सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे जर समजणार असेल तर हजारो वर्ष शेकडो वर्ष हे जे आधुनिक वैज्ञानिक शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत त्यांना सुद्धा जे उत्तर मिळालं नाही ते मला मिळेल का काय शास्त्रज्ञ हे बहिर्मुख होऊन संशोधन करतात परंतु माझ्या ऋषी मुनींनी ज्या पद्धतीने अंतर्मुख होऊन संशोधन केलं त्या पद्धतीने मला विचार करायला पाहिजे मी अंतर्मुख झालो पाहिजे माझी उत्पत्ती माझा सर्ग कसा झाला हे जर समजलं तर मला सृष्टीचा सर्ग या ब्रह्मांडाचा सर्ग किंवा विसर्ग हे समजायला सोपं जाईल आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण दहावा अध्याय आठ नऊ आणि दहा विशेषत्वानं हे तीन अध्याय वाचून ठेवा आपण भागवत चिंतन या ग्रुपवरती आपले विचार प्रस्थापित करा सांगा चर्चा करा माझे विचार मी सांगतो ते मी चार ठिकाणी जे वाचलं चार ठिकाणी जे ऐकलं तेच संकलित करून सांगणार मी वेगळं काय सांगणार त्यामुळं आपण जर काही विचार त्यामध्ये जर टाकले भागवत चिंतनावर तर त्यापैकी काही विचार मलाही नवीन असतील म्हणून आपण ते तीन अध्याय वाचा त्याच्यावर चिंतन करा आपल्याला काय वाटतं ते त्या भागवत चिंतन ग्रुपवरती टाका एक काही दिवसाच्या काळानंतर या आतापर्यंतच्या प्रवचनावर चिंतन करून झाल्यानंतर एक चार पाच सहा आठ दिवसात मी हे तीन अध्याय क्रमशः घेणार आहे आपण वाचून ठेवा ही विनंती रामकृष्ण गोविंद